दर्शन सुमयाचे दर्शन घेवया हरसून नाव आमी गावया गीता गायान आमी वंदिया बलिदानात्या वाटेली जावया दर्शन सुमयाचे दर्शन घेवया हरसून नाव बलिदानाच्या वाटेली जाऊया सोमी देव आमचो सोडवोंदार संसारात आयलो मेलो पुरसाळ सोमी देव आमचो सोडवोंदार संसारात आयलो मेलो पुरसाळ बाप दवरतो बोधवेदार साक्रिफीस पासो आमचो आधार Cristazo, auzo agar, deshen somiaje, deshen geria, deshen naudaje, ami davia, gitar gaianani, vandia, belidanatya, vanteliza, स्तुती करून गावया कीर्तना भेटून दिव्या सोम्याक प्रार्थना स्तुती करून गावया कीर्तना भेटून दिव्या सोम्याक प्रार्थना ताचे विणे जिणे अर्थ ना जियेताना तशेंच मरताना ताचे विणे जिये अर्थना जियेताना तशेंच मरताना दर्शन सोमयाचे दर्शन घेऊया हसून नवताचे आम्ही गाऊया गीता गायानानी वंदिया बलिदानातल्या वाटेली जा